गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः श्री अधिक मास महात्म्यामधील अध्याय सहावा म्हणजे दीपपूजा आणि दीपाचं दान मग महालक्ष्मीने विचारले आणि नारायणांनी सांगितले की अधिक मासात दीपपूजा करणे सत्पात्रे ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे या दानामुळे माणसांची सर्व पातके दूर होतात मनाला उत्साह येतो आयु आरोग्य संपत्ती संतती सुख शांती आणि समाधान प्राप्त होते दिव्याला दररोज नियमाने मनापासून नमस्कार केला तरी ती सर्व फळे प्राप्त होतात ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी प्रातकाळी लवकर उठून शक्य तर थंड पाण्याने स्नान करावे तीर्थस्नान घडेल तर फारच उत्तम होईल नंतर नेहमीप्रमाणे देव देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर पाट आणि चौरंग मांडावा आरास करावी चौरंगावर किंवा पाटावर धान्याच्या राशी ठेवाव्यात त्या राशीवर एक पाण्याने भरलेला कलश मांडावा त्या आकाशावरील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा हे तूप आणि वातीस लावून व प्रज्वलित करून ठेवा नंतर श्री गणेश पुरुषोत्तम राधाकृष्ण यांची किंवा दिव्यांची षोळपचारी पूजा करावी तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा त्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र पात्र अन्न शिदा मिष्टान्न भोजन काही दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्या दिवशी आपतेष्टांना पूर्णाच्या म्हणजे धोंड्याचे जेवण घालवे जावयाचा सत्कार करावा जावयाला किंवा ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा तीस तीन अनारसे द्यावेत बत्ताशे खारका सुपाऱ्या फळे हे सुद्धा तीस तीन या संख्येतच द्यावे म्हणजे तेहतीस पूर्वी अधिक मासामध्ये गोदान भूदान हिरण्यगान वगैरे मोठमोठी दाने महिनाभर दररोज देत असत पण त्या सर्व दानापेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे महत्व फार आहे मग दीपपूजेची एक लहानशी कथाही श्री नारायणांनी सांगितली ती आता पुढे बघू आपण पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे गृहस्थामा गृहस्थ आश्रमातील सर्व कर्तव्य तो पाहत असायचा सदा समाधानी राहणाऱ्या सदाचारी विचारी स्त्री पुरुषांवर भगवान पुरुषोत्तम सद्वे संतुष्टच असतात सुशर्माच्या कर्म चालू असता अधिक मास आला या महिन्यात विशेष व्रत दाने करावीत परंतु जितके सामर्थ्य सुशर्म्याला नव्हते मग त्याने विचार केला फक्त एक वेळ भोजन आणि तेही मैन पाळून मौन पाळून सोपे व्रत करू आपण म्हणजे नक्त भोजनाचा व्रत करू म्हणून आणि अधिक मासाचं महात्म्य ग्रंथाचं वाचन श्रवण मनन करून अखंड प्रज्वलित असा नंदादीप लावायचा दररोज दीप पूजा करायची आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला दीपदान द्यायचे एवढाच नियम आणि दान करावे झाले त्याप्रमाणे त्याने ते व्रत आणि नियम चालू ठेवले त्यामुळे भगवान पुरुषोत्तम त्या ते प्रसन्न झाले त्यामुळे त्याला सदैव सुख शांती आणि समाधान लाभले अधिक मासातील कृष्ण एकादशीची रात्र होती सुशर्माने रात्रभर जागरण केले देवाजवळ एक नंदादीपाच्या प्रकाशात त्याने अधिक मासाचे महात्म्य ग्रंथ वाचन केले आता उद्या द्वादशी द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला बोलवून त्याच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि देवदान विधीपूर्वक द्यावे असा विचार करून तो भल्या पहाटी नदीवर स्नानासाठी गेला तेवढ्यात काय गडबड झाली की देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एक उंदीर आला आणि दिव्याची वात मंद झाली होती वातीवर काजळी आली होती ते वात पाळवण्याचा त्या उंदराचा भेद होता परंतु कोपऱ्यात एक मांजर लपून बसले होते उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि आपले बक्ष त्याला बरोबर केले या धडपडीत धरपकडीत एक मात्र अगदी विशेष गोष्ट साजेसच घडून गेली मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का सहजच त्या नंदादीपाला लागला त्या दिव्याला लागला दिव्यावरील काजळी झटकली गेली आणि वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा अधिकच प्रकाशमान झाला सुशर्मेटने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला तर देवाजवळच येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख प्रकाश पाहिला त्याचे डोळे दिपले हा हा हा काही भगवंताची लिला म्हणे आज माझ्या नंदादीप दीपदानाचा सुयोग आहे म्हणे हा आगळा तेजस्वी प्रकाश भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झालेले दिसतात म्हणे असा आनंद प्रदर्शित करून सुशर्म्याने ब्राह्मणांकडून यथासांग दीप पूजा सांगून घेतली त्यानंतर त्याने निष्ठापूर्वक ते दीपदान ब्राह्मणाला दिले सारा विधी आटपून ते दोघे अंगणात आले तर काय आश्चर्य घडले ते मांजर अंगणात मरून पडले होते सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पात विचार करीत होते तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशार्म्यापुढे हात जोडून नम्रपणाने ते देवदूत म्हणाले चला महाराज विमानात बसा या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली म्हणून त्याचा उद्धार झाला आपण सतत या अधिक मासात दीपपूजा केली आज आपण दीपदान केले या पुण्यामुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले म्हणे नंतर तो सुशर्माई विमानात बसला ते विमान आकाश मार्गाने निघून गेले ब्राह्मण असा हा करून पाहत राहिला तेव्हा विष्णू भगवान म्हणाले लक्ष्मी दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक मासातील हे श्रेष्ठ फळ मिळत असते म्हणे आता पुढील सातव्या अध्यायात मी तुला दीप विध्वंसनाची एक कथा सांगणार आहे ती पण तू चित्त देऊन ऐक म्हणे सद्गुरुनाथ महाराज की जय